थेरड्या आता तू काही जगत नाहीस त्या शिवाजीला मदत करतोस मायबाप बादशाहशी गद्दारी करतोस अरे दहा वर्ष बंद कोठडीत राहूनही तुझी अक्कल ठिकाण्यावर आली नाही तुझ्या लाडक्या दिवट्याचीही आता हालहाल करून त्याची गर्दन मारली जाईल आणि असेच अनेक अपशब्द वापरून एका राजबिंड्या मध्यम वयाच्या माणसाला दोन तिसी पस्तीसीचे तरुण अमानुषरित्या मारहाण करत होते रक्तबंबाळ झालेली ती व्यक्ती राजघराण्यातील होती हे तिच्या अंगावरच्या भरझरी कपड्यावरून सहज समजून येत होतं एका वडाच्या झाडाला बांधून ते दोन तरुण त्या माणसाला भयंकर मारहाण करीत होते इसवी सन सोळाशे चव्वेचाळीसचं ते साल होतं आणि ही दुर्दैवी घटना घडली ती शिरवळपासून दहा किलोमीटर आणि पुण्यापासून साधारणतः साठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भोळी गावच्या परिसरात मित्रांनो तो मारहाण सहन करीत असलेला मनुष्य म्हणजे कुणी सामान्य व्यक्ती नव्हती महापराक्रमी वांगोजी राजे उर्फ जगपाल उर्फ वांगपाल राजे दुसरे नाईक निंबाळकर यांचे पुत्र मुदोजी राजे दुसरे नाईक निंबाळकर हे त्या दुर्दैवी व्यक्तीचं नाव होतं शहाजीराजे भोसलेंचे ते सख्खे मामे बंधू होते छत्रपती शिवाजी महाराजांचे ते सासरे होते आणि सईबाई महासाहेबांचे ते पिता होते आपल्या जावयाच्या म्हणजे छत्रपती शिवरायांच्या उभरत्या हिंदवी स्वराज्याला मदत करण्याची फार मोठी किंमत ते चुकवत होते आणि सर्वात वाईट गोष्ट ही होती की जे मारहाण करणारे तरुण होते ते त्यांच्याच पोटचे गोळे त्यांची मुलं सबाजीराव आणि जगदेवराव होते भोसले कुटुंबियांच्या उत्कर्षामध्ये फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्याचं फार मोठं योगदान राहिलेलं होतं त्यावेळी महाराष्ट्रात सर्वत्र ज्यांना अतिशय आदराचं आणि प्रेमाचं स्थान होतं असे मोठे वतनदार निजामशाहीच्या बारा वजिरांच्या काळामधले एक मोठे मातब्बर वजीर आणि शहाजी राजांचे सख्खे मामा वांगोजी राजे दुसरे यांनीच सर्वप्रथम भोसल्यांच्या मालोजी राजे आणि विठोजी राजांमधली कर्तबगारी हेरली होती वांगोजी राजांनी मालोजी राजांचा विवाह आपल्या बहिणीसोबत म्हणजे दीपाबाई राजे उर्फ उमाबाई राजे यांच्यासोबत करून दिला होता फलटणची वतनदारी तशी फक्त नावापुरतीच निजामशाहीकडे होती वास्तविकता ते एक स्वतंत्र राज्यच होतं आकार मानानेही फलटणची जहागिरी फार मोठी होती इसवी सन पंधराशे सत्तर ते इसवी सन सोळाशे तीस जवळपास साठ वर्षे वांगोजी राजेंनी फलटणवर राज्य केलं वयाच्या ऐंशीव्या वर्षी वांगोजी राजे लढता लढताच धारातीर्थी पडले होते नाईक निंबाळकरांच्या घराण्यातील माळसाबाई ह्या यादव राजघराण्याचे देवगिरीचे वंशज राजे लखुजीराव जाधवांच्या पत्नी होत्या वांगोजी राजांच्या मध्यस्थीमुळेच जिजाऊ राजेंचा आणि शहाजी राजेंचा विवाह संपन्न झाला होता इंदापूरच्या लढाईत मालोजी राजांना वीरमरण आल्यानंतर आपले भाचे शहाजी राजांना बादशाहकडून मालोजी राजांची जहागीर मिळवून देण्यातही वांगोजी राजांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली होती सोळाशे तीस साली वांगोजी राजेंना वीरमरण आल्यानंतर फलटणची सगळी जहागिरी मुदोजी राजे दुसरे यांच्याकडे आली दोजी राजे दुसरे हेही आपल्या वडिलांसारखेच महापराक्रमी होते शहाजी राजांवर त्यांचं फार प्रेम होतं मुदोजी राजांना दोन पत्नी होत्या मोठ्या पत्नीपासून त्यांना सभाजीराव आणि जगदेवराव ही दोन मुलं होती तर धाकट्या पत्नीपासून त्यांना बजाजीराजे आणि सईबाई राजे अशी दोन अपत्ये होती त्यांच्या दोन्ही पत्नींमध्ये सतत भांडणं व्हायची मुदोजी राजांची मोठी दोन मुलं सबाजीराव आणि जगदेवराव हे बजाजी राजेंविरुद्ध होते मुदोजी राजांचा जीव बजाजी राजांवर खूप जास्त होता याचा त्यांना अतिशय राग होता जेव्हा शहाजी राजांनी मावळात बंडाचा झेंडा उभारला स्वतंत्र हिंदवी राज्य उभारण्याचा प्रयत्न केला तेव्हा शहाजी राजांवर सख्य असणाऱ्या मुदोजी राजांनीही आपल्या आते भावाला साथ देत आदिलशाही विरुद्ध बंड पुकारलं होतं पण त्यावेळी त्यांच्या थोरल्या पत्नीनं आपल्या मुलांना घेऊन थेट विजापूर गाठलं आणि स्वतःच्या पतीविरुद्धच अर्ज केला आपल्या पतीची फलटणची जहागिरी काढून ती आपल्या दोन मुलांना देण्यात यावी अशी विनंती मुदोजी राजांच्या थोरल्या पत्नीनं मोहम्मद आदिल शहाला केली मोहम्मद आदिल शहानं संपूर्ण फलटणची जहागिरी न देता त्यामधल्या दहीगाव भागची वतनदारी सबाजीरावला तर भाळवणीची वतनदारी जगदेवरावला देण्याचं कबूल केलं आणि एक मोठी विजापुरी फौज मुदोजी राजांवर चालून गेली सातारच्या जवळ फार मोठी लढाई झाली त्यात मुदोजी राजांचा पराभव झाला मोहम्मद आदिल फलटणची जहागिरी जप्त करून घेतली दहीगाव बाळवणीची वतनदारी सबाजी आणि जगदेवरावांना दिली मुदोजी राजे आणि बजाजी राजांना सातारच्या किल्ल्यामध्ये नजरकैद करून ठेवण्यात आलं होतं पुढची सुमारे दहा वर्षे मुदोजी राजे आणि बजाजी राजे बादशहाच्या कैदेत होते मध्यंतरीच्या काळात अनेक घडामोडी घडल्या परिस्थितीमुळं शहाजीराजांना हिंदवी स्वराज्याचं स्वप्न अर्धवट सोडून आदिलशाहीशी मिळावं लागलं इसवी सन सोळाशे चाळीसच्या सुमारास कर्तबगार शहाजीराजे हे आदिलशहाच्या विजापूर दरबारातले सर्वात मातब्बर आणि ताकदवान सरदार बनले होते शहाजीराजांनी आदिलशहाकडे मुदोजी राजांच्या सुटकेसाठी आणि त्यांना फलटणची जहागिरी परत बहाल करण्यासाठी शब्द टाकला आणि आदिलशहानं तात्काळ तो शब्द मानून मुदोजी राजे आणि बजाजी राजांची सुटका केली एवढंच नव्हे तर फलटणची संपूर्ण जहागिरी अगदी सन्मानानं मुदोजी राजांना परत देऊन त्यांनी बजाजी राजांना मुदोजी राजांचा वारस म्हणून नेमलं सभाजीराव आणि जगदेवरावाचा अगदी जळफळाट झाला आपले आते भाऊ शहाजी राजांशी आपलं असणार हे सख्य असंच पुढे चालू राहावं जुनं नातं नव्यानं बळकट व्हावं म्हणून मुदोजी राजेंनी सोळाशे चाळीस साली आपल्या लाडक्या मुलीचा राजकुमारी साईबाई राजेंचा विवाह राजांच्या शिवबाशी करून दिला आपल्या कर्तबगार जावयाचा म्हणजे शिवबांचा मुदोजी राजांना सार्थ अभिमान होता शिवबांनी वयाच्या सोळाव्या वर्षी रोहिडा जिंकला तोरणागड जिंकून हिंदवी स्वराज्याचं नव्यानं तोरण बांधलं आणि मुदोजीराव हादरले हिंदवी स्वराज्य उभारण्याच्या आपल्या आतेभावाच्या शहाजीराजांच्या स्वप्नाची काय दुर्दशा झाली आणि त्यांचे किती हाल झाले हे त्यांना माहीत होतं त्याबरोबरच स्वतःच्या बंडाचीही काय अवस्था झाली आणि स्वतःचेही किती हाल झाले हे मुदोजीराजांना आठवलं म्हणून त्यांनी सुरुवातीला शिवबाला अटकाव करण्याचाही प्रयत्न केला पण शिवबांनी त्याचं ऐकलं नाही मुधोजीराजे शिवबांविरुद्ध विजापुरी दरबारात सौम्य तक्रार करण्यासाठी जाणारच होते पण शिवरायांना त्याची कुणकुण अगोदरच लागली होती शिवरायांनी फलटणच्या वाड्याभोवती मावळ्यांनीशी घेराव घातला आणि स्वतः राजेंची भेट घेऊन त्यांना आपल्या मनातील उद्दात्त भावना हिंदवी स्वराज्याचं महत्त्व पटवून दिलं मुदोजी राजांना आपल्या सोबत घेऊन शिवबा पुण्यात लाल महालात आले लाल महालात जिजाऊ मासाहेबांनी आपल्या व्याह्याला शिवबाच्या डोळ्यांतील स्वप्ने सांगितली मुधोजी राजांनीही मग स्वतः बाजाजी राजांसोबत स्वराज्याच्या कामी आपली निष्ठा वाहण्याचं वचन जिजाऊ मासाहेबांना दिलं शिवबा राजे आणि मुदोजी राजांच्या एकत्रित फौजेनं शिरवळ आणि वाई कोल्हापूरच्या विजापुरी ठाण्यांवर अचानक छापे घालण्याची मोहीमही आखली गेली होती त्या मोहिमेसाठीच मुदोजी राजांची फौज शिरवळजवळ जमा होऊ लागली होती पण घात झाला केवळ वतनदारीला सर्वस्व मानणाऱ्या त्यांच्या मोठ्या मुलांनी सबाजीराव आणि जगदेवरावांनी विजापूरला तक्रार केली आणि वाईचा विजापुरी सुभेदार अंबर खानच्या नेतृत्वाखाली मोठी विजापुरी फौज मुधोजी राजांवर चाल करून आली या युद्धात अगदी उत्साहानं सगळ्यात पुढे होते सबाजीराव आणि जगदेवराव शिरवळ जवळच्या भोळीजवळ मुदोजी राजे आणि विजापुरी फौजेचं तुंबळ युद्ध झालं मुदोजी राजेंनी आपल्या पराक्रमाची पराकाष्ठा केली पण बादशहाच्या प्रचंड मोठ्या शक्तीसमोर मुदोजी राजेंची शक्ती अपुरी पडली मुदोजी राजेंचा पराभव झाला निर्दय सबाजीराव आणि जगदेव रावण आपल्याच बापाला एका वडाच्या झाडाला बांधून अमानुष पद्धतीनं मारहाण करून त्यांचा खून केला आजही त्या जागेला बापमारीचा वड म्हणून ओळखलं जातं दोजी राजांचे वारस बजाजी राजांना कैद करून विजापूरला नेण्यात आलं मित्रांनो जर पराक्रमी मुदोजी राजे आपल्या शिरवळच्या योजनेमध्ये सफल झाले असते तर शिवरायांचा स्वराज्याचा संघर्ष बऱ्याच अंशी कमी झाला असता मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद